नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत सूत्र एकविसावे घड्याळाशिवाय एक दिवस व्यतीत करा मागच्या हिवाळ्यात मी एक गोष्ट केली जी मी वर्षानुवर्षात केली नव्हती मी माझे घड्याळ घरी ठेवले आणि वेळेकडे न बघता एक दिवस पूर्ण घालवला त्या दिवसात करण्याच्या प्रत्येक गोष्टीचे आयोजन न करता आणि घड्याळानुसार न जाता मी फक्त वर्तमानाला तो क्षण जगलो आणि मला जे करावेसे वाटले तेच केले नुसता काम करणारा मनुष्य होण्यापेक्षा मी खरा माणूस बनलो माझ्या आवडत्या गोष्टीपैकी एक म्हणजे मी पहाटे लवकर उठून दाट जंगलात फिरायला गेलो माझ्याबरोबर मी फक्त सामाजिक तत्वांना हेनरी डेव्हिड थोरो यांचे वॉल्टेड नावाचे पुस्तक नेले ज्याच्यावर मी अतिशय प्रेम करतो बसण्यासाठी आणि वाचण्यासाठी एक अतिशय सुंदर जागा मी शोधली जिथे एका योग्य वेळी अतिशय काहीतरी अद्भुत चमत्कार एकाच वेळी घडलेला मी अनुभवला मी सहजमधून पुस्तक उघडले आणि एक निम्नलिखित परिच्छेद माझ्या नजरेसमोर आला मी जंगलात गेलो कारण माझी हेतू परस्पर जगायची इच्छा होती जीवनाच्या आवश्यक वास्तवाला सामोरे जाण्यासाठी आणि आयुष्याला जे शिकायचे होते ते मी शिकलो का नाही ते पाहायचे होते आणि ज्यावेळी मी मरायला टेकलो असेन तेव्हा मला मी जगलोच नाही हे शोधायचे नव्हते जे जीवन नव्हते ते जगायची माझी इच्छा नव्हती जगणे मला खूप प्रिय आहे अगदी आवश्यक असल्याशिवाय मला समर्पण करण्याची इच्छा नव्हती मला जगायचे होते आणि जीवनातला सगळा रस शोषून घ्यायचा होता आणि जीवनातल्या साध्यासुद्या गरजांची तमा न बाळगता जे जीवन नाही त्याचा धैर्याने आणि कणखरपणे पराभव करायचा होता या महान लेखकाच्या या शब्दावर मी खूप विचार केला आणि आजूबाजूच्या जादुई सौंदर्यात मी न्हावून गेलो उरलेला दिवस मी एका पुस्तकाच्या दुकानात घालवला मुलांबरोबर मी टॉय स्टोरी पाहिला कुटुंबासोबत अंगणामध्ये आराम केला आणि माझ्या आवडत्या संगीताच्या चिजा ऐकल्या यात महागडे काहीही नव्हते काही किचकट अवघड नव्हते फक्त निखळ आनंद होता सूत्र बावीसावे वारंवार धोके पत्करा मी तुम्हाला शपथेवर सांगतो की तुमच्या मृत्यूशयेवर आयुष्याच्या संधी प्रकाशात तुम्ही जे धोके पत्कारले त्याबद्दल तुम्हाला जास्त पश्चाताप होणार नाही याउलट ज्या भीतीने तुम्ही सामोरे गेला नाहीत त्या संधींना तुम्ही नेहमी पकडून ठेवले नाहीत आणि ते सर्व धोके जे तुम्ही पत्कारले नाहीत त्याबद्दल तुम्हाला जास्त वाईट वाटेल व तुमचे मन पश्चातापाने भरून येईल लक्षात ठेवा भीतीच्या दुसऱ्या बाजूला स्वतंत्र आहे यशाचे जे अमूल्य तत्व आहे जीवन म्हणजे अंकाचा खेळ आहे त्याशिवाय जास्त काही नाही जितके जास्त धोके तुम्ही पत्काराल तितका जास्त मोबदला तुम्हाला मिळेल त्यावर लक्ष केंद्रित करा किंवा सोफेक्लसने म्हटल्याप्रमाणे सुदैव हे भित्रा माणसाच्या बाजूला नसते आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी जास्त धोके पत्करायला सुरुवात करा आणि तुम्ही ज्या गोष्टी करायला भिता त्या करायला सुरुवात करा गैरसोयीच्या गोष्टीशी मैत्री करा आणि ज्या मार्गावर खूप कमी विरोध झाला आहे अशा मार्गावर चालणे बंद करा ज्या रस्त्यावरून कमी प्रवास केला गेला आहे अशा रस्त्यावर तुम्ही निश्चितच ठेचकाळाल पण तरीही हाच मार्ग तुम्हाला कुठेतरी नेतो माझी सुज्ञी आई नेहमी म्हणायची दुसऱ्या पायरीवर एक पाय ठेवून तुम्ही तिसऱ्या पायरीवर जाऊ शकत नाही आंध्रे गाईने म्हटल्याप्रमाणे किनाऱ्यावरची नजर काढल्याशिवाय एखादा माणूस नवीन प्रदेशाचा शोध लावू शकत नाही जीवनातल्या समृद्धीचे खरे रहस्य हे जीवनात स्थैर्य शोधण्यात वेळ वाया घालवणे थांबून संधीचा मागोवा घेण्यात वेळ खर्च करण्यामध्ये आहे उत्कटतेने आणि बुद्धी परस्परेने तुमचे आयुष्य जगायला सुरुवात करा तर तुमच्या वाटाचे अपयशही तुम्हाला मिळेल पण अपयश हे दुसरे तिसरे काही नसून यश कसे संपादन करायचे हे शिकणेच आहे एकदा माझे वडील म्हणाले होते रॉबिन एका पायावर उभे राहणे धोक्याचे आहे पण त्यातच सगळे यश सामावले आहे मी आधी लिहिल्याप्रमाणे जीवन हे निवडीवर अवलंबून असते वास्तवात जगणारे आणि परिपूर्ण आयुष्य जगणारे लोक दुसऱ्यांपेक्षा हुशारीने निवड करतात तुम्ही एकतर तुमचे उर्वरित आयुष्य किनाऱ्यावर बसून सुरक्षित घालवण्याची निवड करा किंवा संधीचा वापर करा पाण्यात झोकून द्या आणि धाडसी माणसाच्या आयुष्यात वाट पाहणारे मौल्यवान क्षण अनुभवा मला स्फूर्ती देणाऱ्या आणि वास्तवाच्या केंद्रबिंदूवर ठेवण्यासाठी मी जसा काळ पुढे जाईल तशा माझ्या वैयक्तिक कक्षा रुंदावल्या पाहिजेत त्यासाठी मी माझ्या अभ्यासिकेत जिथे बसून मी माझे लेखन कार्य करतो तेथे थिओडोर रुजवेल्ड हे वाक्य लावून ठेवले आहे एखादा बलवान माणूस कोठे अडखळला किंवा एखादे काम करणारा माणूस अजून चांगले कशा पद्धतीने काम करू शकला असता हे निदर्शनास आणून देणारा किंवा एखादा जो टीका करतो तो मोठा नसतो तर जो खरोखर फडावर लढतो ज्याचा चेहरा धुळीने घामाने रक्ताने माखलेला असतो जो शौर्याने लढत राहतो जो चुकतो जो परत परत कमी पडतो पण ज्याच्याकडे दुर्दैव उत्साह आहे भक्ती आहे आणि जो योग्य कारणासाठी स्वतःला वाहून घ्यायला तयार आहे ज्याला माहीत आहे की शेवटी विजय होईल आणि जर अपयश आले तरी धाडसी कृती करताना अपयश आले आणि म्हणूनच त्याची गणना भित्र्या आणि थंड माणसांमध्ये ज्यांना विजयही माहिती नाही आणि पराजयही माहिती नाही अशा माणसांमध्ये कधीच होत नाही सूत्र तेविसावे आयुष्य जगा प्रसिद्ध चित्रपट अभिनेता केविन कॉस्टर यांना जेव्हा त्यांच्या व्यवसायाच्या उतार चढावाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले मी जीवन जगतोय मला हे उत्तर अगदी गहन वाटले त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा आणि त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवांचा चांगले का वाईट याचा न्यायनिवाडा करण्यात दिवस घालवण्यापेक्षा त्यांनी तटस्थ पवित्रा घेतला आणि घटना जशा असतील तशा स्वीकारण्याचा निर्णय घेतला ते ज्या मार्गावरून जात असतील त्याच मार्गावरून अगदी नैसर्गिकरित्या जायचे ठरवले आपण सर्वच जण वेगवेगळ्या मार्गावरून प्रवास करून आपल्या शेवटच्या मुक्कामाला जातो आपल्यातल्या काही लोकांचा मार्ग दुसऱ्यांपेक्षा जास्त खडकाळ असेल पण प्रतिकूलतेला सामोरे जाण्याखेरीज कोणीच आपल्या शेवटच्या मुक्कामाला पोचत नाही मग झगडत राहण्यापेक्षा हा आयुष्याचा एक भागच आहे असे म्हणून का स्वीकारत नाही परिणामांपासून तुम्ही स्वतःला वेगळे का काढत नाही आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक घटनेचा पूर्णतः अनुभव का घेत नाही दुःख अनुभवा आणि आनंदाची लज्जत घ्या जर तुम्ही कधी दरीमध्ये फिरला नसाल तर डोंगरावरचे दृश्य इतके मनोरम कधीच दिसणार नाही लक्षात ठेवा आयुष्यामध्ये खरोखरीच अपयश नसते फक्त परिणाम असतो खरोखरीचे दुःख नसते फक्त धडे असतात खरोखरीचे समस्या नसतात फक्त संधी असतात ज्या ज्ञानी माणसांनी त्यांच्यावर उपाय शोधण्याची वाट पाहत असतात सूत्र चोवीसावे चांगल्या चित्रपटापासून शिका जेव्हा शक्य असेल तेव्हा सिनेमाला जाणे मला आवडते पुष्कळ वेळा मी माझ्या लहान मुलीला विनकाला आणि मुलगा कोलबीला माझ्याबरोबर नेतो आणि तेथे पॉपकॉर्न खात आम्ही जो सर्वात लोकप्रिय झाला असेल असा सिनेमा पाहण्याचा आनंद घेतो आम्ही नेहमी हसतमुखाने सिनेमा हॉलच्या बाहेर पडतो कारण त्या चित्रपटाने आम्हाला नवीन भूमिका पार पाडण्यासाठी दिलेल्या असतात जेव्हा मी भाषणासाठी प्रवास करतो तेव्हा दिवसाच्या शेवटी थोडे तास बाजूला काढतो ज्या कुठल्या शहरात असेल तिथल्या थिएटरमध्ये जाऊन एखादा चांगला चित्रपट पाहतो मला असे आढळून आले की सिनेमामुळे माझी नुसती करमणूक होत नाही तर मला एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि जीवनातल्या कधीही न संपणाऱ्या शक्यतांवर विचार करायला स्फूर्ती देतात मला असे वाटते की चित्रपट माझ्यातल्या स्वप्नाळूपणा जागवतात नुकताच मी एक लाईफ इज ब्युटिफुल नावाचा इटालियन सिनेमा पाहिला त्याच्यातील संवाद खाली दिसत होते त्या चित्रपटाने मला तीन तास खुर्चीला खिळवून ठेवले आणि पुष्कळ वर्षामध्ये कुठल्याही चित्रपटामुळे झाला नव्हता एवढा परिणाम या चित्रपटामुळे माझ्या मनावर झाला कथानक हे प्रेमळ पिता आणि त्याचा चिमुरडा मुलगा यांच्या नातेसंबंधावर आधारित होते सुरुवातीला ते एकमेकांच्या सहवासात चांगला वेळ घालवतात अचानक एका दुपारी त्या दोघांना घराबाहेर काढले जाते आणि ऑस्विचला जाणाऱ्या ट्रेनमधून नाझी छळछावणीमध्ये नेले जाते त्यानंतरच्या चित्रपटात वडील मुलाला जिवंत ठेवण्याचा नुसता प्रयत्नच करत नाही तर त्या भयानक परिस्थितीत त्याला आनंदी ठेवण्याचाही प्रयत्न करतात जरी शेवटी ते वडील आपल्या आयुष्याचा त्याग करतात तरी जीवन ही एक देणगी आहे आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी आपण त्याला उत्तम बनवले पाहिजे याची अगदी तीव्रतेने आठवण करून देणारा हा लाईफ इज ब्युटिफुल चित्रपट आहे एक चांगला चित्रपट तुम्हाला तुमच्या गमावलेल्या दृष्टिकोनाला परत मिळवून देतो तुम्ही ज्या गोष्टींना महत्व देता त्यांच्याशी संबंध जोडून देतो आणि जीवनातल्या सगळ्या गोष्टीबाबत उत्साही ठेवतो रफ वॉल्ड इमर्सने म्हटल्याप्रमाणे उत्साहाशिवाय कुठलीही मोठी गोष्ट साध्य करता येत नाही सूत्र पंचवीसावे तुमच्या पैशांना शुभेच्छा द्या तुम्ही जर कधी लंडनला गेलात तर फॉलच्या दुकानात जा जे त्या शहरातले सगळ्यात जुने पुस्तकाचे दुकान आहे जगातल्या मी पाहिलेल्या दुसऱ्या कुठल्याही दुकानापेक्षा या दुकानाच्या धुळीने माखलेल्या शेल्फवर शोधल्यावर मला खूप मौल्यवान रत्नासारखी पुस्तके मिळाली आहेत स्वावलंबनाच्या साहित्यात मी स्वतःला वाहून घेतलेला विद्यार्थी असल्यामुळे पुस्तकातल्या त्या विभागाकडे नेहमी आकर्षिला जातो जगण्याच्या कलेमध्ये नवीन काही ज्ञान ज्या पुस्तकात दिली असेल अशी फारशी प्रसिद्ध नसलेली पुस्तके मी शोधतो आणि माझ्या स्वतःच्या जीवनात प्रगती करण्यासाठी ते मला उपयोगी पडतात फॉलमध्ये अशी पुस्तकं मला नेहमी सापडतात काही वर्षापूर्वी मला break out the magic in universe mind नावाचे पुस्तक सापडले अल कोरान नावाच्या एका लेखकाचे हे पुस्तक जवळजवळ तीस वर्षापूर्वी लिहिलेले ज्या वेळेला ते जगातले सर्वोत्तम मानाचे जादूगर म्हणून ओळखले जायचे त्या पुस्तकातल्या एका सिक्रेट ऑफ वेल्थ नावाच्या प्रकरणात त्यांनी लिहिलेले आहे जेव्हा तुम्ही कोणालाही पैसे देता तेव्हा लक्षात ठेवा की आशीर्वाद देऊन ते द्या प्रत्येकजण जो त्या पैशांना हात लावेल त्यालाही आशीर्वाद द्यायला सांगा त्या पैशांना भुकेल्यांना जेवायला घालण्याची ज्याच्याकडे कपडे नाही त्यांना कपडे देण्याची आणि आपल्याकडे त्यांच्या लाखपटीने परत येऊन देण्याची आज्ञा करा मी हे गंभीररित्या बोलत आहे ते सहजतेने घेऊ नका पुढच्या काही दिवसांमध्ये अल्कोरांच्या या सल्ल्याचे अनुकरण का करत नाही मग बघा काय होते ते जेव्हा तुम्ही तुमच्या किराणा मालाचे पैसे देता तेव्हा या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सगळ्यांना मनातल्या मनात आशीर्वाद द्या त्या शेतकऱ्यांना ज्यांनी हे धान्य उगवले मला सगळीकडे पोहोचवण्याचे काम करणाऱ्या लोकांना आणि स्टोअर्सच्या कारखुरांना ज्यांनी हे धान्य साठवले त्या सर्वांना आशीर्वाद द्या जर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही एखादे चेक लिहित असाल त्यांनी तुमच्या मुलांच्या मनाला आकार देण्यात त्यांचे दिवस खर्च केले आणि बाकीच्या दुसऱ्या लोकांनाही ज्यांच्यामुळे शिक्षकांना हे काम करणे शक्य झाले तर त्यांच्या सर्व शिक्षकांच्या गुणांचे मनातल्या मनात कौतुक करा जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात रॅकवर पडलेले मासिक घ्यायला पैसे बाहेर काढाल त्यावेळेला काउंटरवर बसलेल्या त्या माणसांचे आभार माना आणि तुम्ही देत असलेले पैसे त्याच्या किंवा तिच्या जीवनात कमीत कमी भर घालतील अशी आशा करा जे हात देतात तेच हात गोळा करतात हे एक त्रिकालाबधित सत्य आहे सूत्र सव्वीसावे योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करा काही दिवसापूर्वी माझ्या ऑफिसमध्ये कुरिअरने एक पाकिट आले त्यावर सोनेरी सीलबंद शिक्का होता आणि पाकिटावर माझे नाव काळजीपूर्वक लिहिले होते मी लगेच ते उघडले आणि आतले पत्र वाचायला सुरुवात केली एका मोठ्या कंपनीच्या सीईओ e कडून ते आले होते जे युरोपला बिझनेस मीटिंगसाठी जात असताना एका विमानतळावर त्यांनी माझे leadership wisdom from the monk who sold his Ferrari घेतले होते त्यांनी लिहिले होते की ते नेतृत्वावरचे जीवनभराचे विद्यार्थी आहेत आणि पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल त्यांना जिज्ञासा वाटली ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले हे अधिकारी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षामुळे प्रचंड तणावाखाली वावरत होते आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात खरोखरीच्या महत्वाच्या कामांना वेळ देता यावा यासाठी परिणामकारक नेतृत्वात प्रगती करण्यासाठी शिकायला काही मार्ग मिळतो का या प्रयत्नात होते त्यांच्या पत्रात त्यांनी लिहिले होते तुमची त्या माणसाबद्दलची कथा मी जसजशी वाचत गेलो त्याचे जीवन अतिशय गुंतागुंतीचे आणि नियंत्रणाबाहेर गेले होते तस तशी मी माझी त्याच्याशी तुलना करायला सुरुवात केली जे मी पुष्कळ वर्षात केले नव्हते मी माझ्या कारखान्यातल्या लोकांविषयी विचार करायला सुरुवात केली जे लोक मार्गदर्शनासाठी आणि प्रेरणेसाठी माझ्याकडे पाहिजे मी माझ्या पत्नीबद्दल विचार करायला सुरुवात केली जिने गेल्या पाच वर्षापासून माझ्याकडे सुट्टी घेण्यासाठी लकडा लावला होता आणि मी माझ्या तीन मुलांबद्दल विचार करायला लागलो ज्यांनी त्याच्या जीवनातल्या तारुणाच्या सर्वोत्तम काळात त्यांच्या वडिलांना तथाकथित यशाच्या पायऱ्या चढताना पाहिले होते मी स्वतःला फार कणखर माणूस समजत होतो पण जसजसा मी तुमचे पुस्तक वाचत गेलो तसे मी हुनखे द्यायला लागलो पहिल्यांदा गुपचूप आणि नंतर ते हुनखे आवरेनाच इतके की तो फ्लाईट अटेंडंट धावत आला आणि सगळे काही ठीक आहे ना असे आदमीने विचारू लागला सीओने पुढे लिहिले तो क्षण माझ्यासाठी जागृतीचा क्षण होता असा अनुभव जो मी आयुष्यभर जतन करणार होतो मला माहीत होते की ज्या वाटेवरून मी जात आहे आणि जसे मी जगतो आहे त्यामध्ये काही बदल मला गंभीररित्या करावे लागणारच आहेत म्हणून खालच्या जगाच्या पस्तीस हजार फूट उंचावरून त्या विमानात बसून मी माझ्या जीवनातल्या मोठ्या संख्येने चित्त विचलित करणाऱ्या गोष्टींना दूर सारून आणि जसे मी काम करतो आहे आणि ज्या प्रकारे मी जगतो आहे ज्या मुख्य गोष्टींमध्ये बदल करायचे सामर्थ्य आहे अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करायची मी माझ्या मनाशी शपथ घेतली मी रोजची सहा सहा वर्तमानपत्र वाचवणे थांबवले आलेले प्रत्येक पत्र मी वाचत होतो ते बंद केले आणि माझ्याकडे आलेल्या प्रत्येक पार्टीचे निमंत्रण स्वीकारायचे मी थांबवले तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी असलेल्या प्रकाराच्या शीर्षकाचे ज्याला तुम्ही योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करा असे समर्पक शीर्षक दिले आहे ज्यामुळे मला जो माणूस सगळे काही करण्याचा प्रयत्न करतो तो काही साध्य करत नाही याची आठवण होते त्याचा एक बोर्ड बनवून मी माझ्या टेबलावर ठेवला आहे माझे आयुष्य या अतिशय सोप्या तंत्राचा वापर सुरू केल्यामुळे किती चांगले झाले आहे मी शब्दात सांगू शकत नाही आभारी आहे वेळ हा अत्यंत अमूल्य घटक आहे आणि तरीही आपल्यातले पुष्कळसे लोक जगातला सगळा वेळ आपल्याकडे आहे अशा थाटात आयुष्य जगत असतात आपल्या जीवनाचा ताबा परत मिळवण्यासाठी मन एकाग्र करण्यातच खरे रहस्य आहे महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी काही गोष्टी न करता तशाच सोडून देण्याची माहिती करून घेण्यातच खरे रहस्य आहे एकदा का तुम्ही या उच्च पातळीवरच्या गोष्टी करण्यात आणि प्राधान्यावर तुमचा वेळ खर्च करायला सुरुवात केली ज्या तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमच्या नावलौकिकात भर टाकतील की तुमच्या सगळ्या गोष्टी बदलतील पुष्कळसे ऐतिहासिक विचारवंत याच निष्कर्षाला पोचले आहेत थोर संतांनी याच पद्धतीने सांगितले आहे जो माणूस दोन शशांचा पाठलाग करतो त्याला एकही पकडता येत नाही तर रोमन तत्वात असे म्हटले आहे जर तुम्हाला आयुष्यात स्थिरचित्तता हवी असेल तर तुम्ही तुमचे उद्योगधंदे कमी ठेवा मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रंकने या चातुर्याचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडला आहे जे काम टाळायला पाहिजे ते अगदी परिणामकारकरित्या करण्याइतकी निरुपयोगी गोष्ट कुठलीच नाही सूत्र सत्तावीस आभार प्रदर्शनाची पत्र पाठवा ज्या गोष्टी करायला खूप सोप्या आहेत त्या गोष्टी न करायला सुद्धा सोप्या आहेत आपल्या जीवनाची गती जेवढा वेग धरेल तितक्या आयुष्याच्या छोट्या छोट्या पण योग्य क्रियांवर त्याचा प्रभाव जास्त पडेल माझ्या यादीत सध्या विस्मरणात गेलेली सोपी पद्धत म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी लिहिलेली पत्र सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत प्रत्येक माणसाला स्वतःला पत्र आलेली आवडतात मनुष्य स्वभावाचा तो एक भाग आहे स्वतःला महत्व प्राप्त व्हावे अशी आपल्या सर्वांची एक सुज्ञ गरज असते ज्या लोकांनी माझे पुस्तक वाचले आहे आणि स्वतःचे आयुष्य सकारात्मकरित्या बदलण्यासाठी ज्यांनी वापरात आणली आहे अशा लोकांकडून पत्र आलेली मला आवडतात जे स्त्री पुरुष माझ्या परिसंवादाला उपस्थित असतात आणि ज्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य सुधारल्याचे त्यांनी अनुभवले आहे अशा लोकांकडून खूप पत्र मिळणे यासारख्या काही गोष्टी मला उत्तेजित करतात जेव्हा मला लोकांकडून पत्र आली किती आनंद होतो याची जाणीव झाल्यावर मी स्वतःच आभाराचे उत्तर माझ्याकडे आलेल्या प्रत्येक पत्राला पाठवण्याचा प्रयत्न करतो अगदी ज्याच्या संपर्कात मी दररोज येतो अशा भाषणाच्या कार्यक्रमासाठी माझ्या आगाऊ तारखा घेणारे अधिकारी माझ्या वैयक्तिक शिकवणीसाठी उपस्थित राहणारे लोक माझी मुलाखत घेणारे प्रसिद्ध माध्यमाचे लोक आणि नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी येणारे व्यावसायिक लोक या प्रत्येक जणांना मी आभाराची पत्र अगदी प्रामाणिकपणे लिहितो त्यात निश्चित वेळ जातो दुसऱ्या काही महत्वाच्या गोष्टीही मला करायच्या असतील पण नातेसंबंध आणि मैत्री टिकवण्याच्या फार थोड्या कृतीमध्ये आभाराची पत्र पाठवण्या इतकी शक्ती असते तुम्ही दुसऱ्यांची काळजी करणारे आणि दुसऱ्यांच्या भावनांची कदर करणारे आहात हे यावरून दिसून येते म्हणून या आठवड्यात बाजारात जा आणि बाजारात सध्या उपलब्ध असलेली आभार प्रदर्शनाची कोरी कार्ड विकत घ्या आणि लिहायला सुरुवात करा यामुळे तुमच्या संपर्कात असलेली सर्व माणसे आणि तुम्ही अगदी खुश व्हाल सूत्र अठ्ठावीस नेहमी स्वतःजवळ एक पुस्तक बाळगा अमेरिकन न्यूज प्रमाणे आणि जागतिक अहवालानुसार तुम्ही तुमच्या आयुष्याच्या संपूर्ण कालावधीत निरुपयोगी पत्र उघडण्यात आठ महिने तुमच्या अनुपस्थित येऊन गेलेल्या फोनना परत फोन करण्यात दोन वर्ष आणि रांगेत पाच वर्ष घालवता मग हे आश्चर्यकारक वास्तव पाहता वेळेच्या व्यवस्थापनाचे सर्वात सोपे पण तितकेच प्रभावी तंत्र म्हणजे हातात पुस्तक असल्याशिवाय कुठेही जायचे नाही जेव्हा रांगेतले दुसरे लोक तक्रारी करत असतात तेव्हा तुम्ही या उत्तम पुस्तकातले समृद्ध कल्पनाचे खाद्य तुमच्या मेंदूला पुरवत असता आणि प्रगती करत असता रोमन तत्ववेते सैनिकांनी म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत तुम्ही जगत आहात तोपर्यंत कसे जगायचे ते शिकत राहा तरीही अनेक लोक शिक्षण संपल्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्यापेक्षा जास्त पुस्तके कधीच वाचत नाहीत आजकालच्या गतिमान बदलाच्या जगात नाविन्यपूर्ण कल्पनाच यशासाठी उपयुक्त आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाला नवीन आकार देण्यासाठी किंवा तुमच्या नातेसंबंधात बदल घडण्यासाठी किंवा तुमच्यात जीवनक्रांती घडून आणण्यासाठी फक्त काय लागते तर एक योग्य पुस्तकातून एक कल्पना थोर विचारवंत हॅनरी डेव्हिड थोरो मध्ये निरीक्षण केल्याप्रमाणे एक चांगले पुस्तक तुम्ही जसे जगता त्यामध्ये बदल घडवते पुस्तकात आपल्या स्वतःच्या परिस्थितीप्रमाणे शब्द असतात जर ते आपण खरोखरच ऐकले किंवा जाणून घेतले तर आपल्या जीवनातल्या वसंत ऋतूप्रमाणे किंवा पहाटेप्रमाणे चांगले बदल घडवून आणतात आणि जगण्याचा एक नवा दृष्टिकोन देतात कितीतरी माणसांनी आयुष्यात एका नवीन पर्वाला पुस्तके वाचून सुरुवात केली आहे पुस्तक हे कदाचित आपल्यासाठीच असते आपल्यातले चमत्कार आपल्याला समजावून सांगत असते आणि नवीन चमत्कार उलगडून दाखवत असते तुम्ही तुमच्या जीवनात किती उंची गाठू शकता हे तुम्ही किती जास्त कष्ट करता यावर अवलंबून नसते तर तुम्ही किती चांगल्या तऱ्हेने विचार करू शकता यावर ठरते मी माझ्या नेतृत्वावरच्या भाषणात सांगतो आजकालच्या काटकसरीच्या काळात जे महान नेते आहेत तेच महान विचारवंत होतील तुम्ही ज्या लोकांमध्ये उडबस करता व तुम्ही कोणती पुस्तके वाचता या दोन गोष्टींचा प्रभाव मुख्यत्वे करून तुम्ही आजपासून पाच वर्षांनी कोण होणार यावर पडतो मी माझ्या परिसंवादामध्ये नेहमी हा विनोद सांगतो की मी सिंडीला टेनिस खेळतो मी कितीही प्रयत्न केला तरी मी चेंडूपर्यंत कधीच पोचू शकत नाही तरीही मी माझ्यापेक्षा चांगल्या रीतीने टेनिस खेळणाऱ्या खेळाडूबरोबर खेळतो तेव्हा माझ्या खेळामध्ये कितीतरी चमत्कार घडतो मी असे फटके मारतो जे मी कधीच मारलेले नसतात अतिशय सहजगत्या मी उत्कृष्टपणे हवे तसे काही फटके मारतो की उत्तम खेळाडू सुद्धा लज्जित होतो चांगली पुस्तके वाचणे याच्यासारखेच आहे तुमच्या आधी होऊन गेलेल्या महान लोकांच्या विचारांवर तुम्ही मन एकाग्र करता तेव्हा तुमचा वेळ सुधारतो तुम्ही खोलवर विचार करता आणि तुम्ही तुमची बुद्धी चातुर्याची एक नवीन पातळी गाठता सखोल वाचनामुळे तुम्हाला सतत चोवीस तास बुद्धिमान आणि प्रेरणादायी लोकांशी संबंध जोडायला शक्य होते आणि तुम्ही कलात्मकाच्या जगात प्रवेश करता Aristotle Emerson Seneca Gandhi Thoreau ब्रॉन्ड आणि या पृथ्वी तलावरचे अजून खूप बुद्धिमान स्त्री पुरुष त्यांच्या पुस्तकाद्वारे तुम्हाला त्यांचे ज्ञान देण्याची वाट पाहत आहेत मग अशी संधी जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही ती पकडून का ठेवत नाही जर तुम्ही आज वाचली नाही तर तुम्ही आज खरोखरच जगला नाहीत वाचायचे कसे हे माहीत असूनही तुम्ही वाचन केले नाहीत तर ज्यांना वाचायचे आहे पण ज्यांना वाचता येत नाही अशा स्थितीला तुम्ही पोचाल सूत्र एकोणतीस प्रेमाचे एक खाते उघडा मदर तेरेसांनी एकदा सांगितले होते कामे उच्च दर्जाची नसतात तर छोटी छोटी कामे अतुच्च प्रेमापायी केलेली असतात तुम्ही आणि तुम्ही ज्यांचा खूप आदर करता अशा माणसांमध्ये जवळीकतेचे बंधन निर्माण करण्यासाठी कुठल्या छोट्या छोट्या क्रिया तुम्ही करू शकता एखाद्याचा किंवा एखादीचा दिवस चांगला जगण्यासाठी तुम्ही कुठल्या दयाळूपणाच्या क्रिया किंवा अगदी मूर्खपणाच्या पण देखण्या क्रिया तुम्ही करू शकता दयाळूपणा दाखवण्यासाठी तुम्ही जितके दुसऱ्यांना द्याल तितके तुम्हाला बरे वाटेल ही यातली गोम आहे प्रेमळपणा जोपासण्यासाठी प्रेमाचे एक खाते उघडा प्रत्येक दिवशी तुमच्या या वैशिष्ट्यपूर्ण खात्यात तुमच्या स्वभावतालच्या माणसांच्या जीवनात छोट्या कृती करून आनंद जमा करा तुमच्या पती किंवा पत्नीला काही कारण नसताना ताजी फुले देणे तुमच्या चांगल्या मित्र किंवा मैत्रिणीला तुमचे आवडते पुस्तक देणे किंवा तुमच्या मुलांना तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते ते स्पष्टपणे सांगण्यासाठी वेळ काढणे यासारख्या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात करू शकता मी माझ्या आयुष्यात जर कुठली गोष्ट शिकलो असेल तर ती ही की छोट्या गोष्टीच मोठ्या असतात तुमच्या प्रेमाच्या खात्यात या गोष्टी दररोज जमा करा ज्या तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यात कितीही मोठ्या रकमेपेक्षा जास्त आनंद देतील इमर्सनने अतिशय प्रभावीपणे म्हटल्याप्रमाणे मोठ्या मनाशिवाय संपत्ती ही एखाद्या कुरूप भिकाऱ्यासारखी असते किंवा टॉलस्टाईननी म्हटल्याप्रमाणे आनंद मिळवण्यासाठी सर्व दिशांनी जाळ्यात स्वतःला झोकून देणाऱ्या कोळ्याप्रमाणे प्रेमात स्वतःला झोकून द्या आणि जे सर्व काही मिळते ते पकडून ठेवा सूत्र तीस लोकांना समजून घ्या प्रत्येक माणसाच्या मनात खोलवर रुजलेल्या गरजांपैकी एक म्हणजे त्याला समजून घेणे त्याचा आदर करणे आणि त्याला आनंद देणे तरीही आजकाल आपण राहत असलेल्या दगदगीच्या जीवनात अनेक लोकांचा समज असा आहे की ऐकणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून समोरच्या माणसांचे बोलणे संपवायची वाट पाहणे यापेक्षा वाईट स्थिती म्हणजे जेव्हा समोरचा माणूस बोलत असतो तेव्हा त्याच्या बोलण्याच्या मुद्द्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी आपण आपल्या मनात आपले उत्तर तयार करत असतो समोरच्या माणसाचा मुद्दा समजून घ्यायला वेळ देणे म्हणजे ज्याला जे म्हणायचे आहे त्याची तुम्ही कदर करता आहात आणि त्या माणसांबद्दल तुम्हाला आपुलकी आहे हे दर्शवते जेव्हा एखादा माणूस बोलत असतो तेव्हा त्याच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही त्यांच्याकडे पाहायला सुरुवात करता आणि त्याचा दृष्टिकोन समजवून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी जोडले जाता आणि विश्वासाचे एक अतूट नाते तुमच्यात निर्माण होते आपल्याला दोन कान एक तोंड आहे कारण आपण जेवढे बोलतो त्याच्या दुप्पट आपल्याला ऐकायचे आहे एक चांगला श्रोता बनण्यात अजून एक फायदा आहे तुम्ही बोलत नसता तेव्हा तुम्ही शिकत असता माहिती मिळवत असता जी तुम्ही एकपात्री संभाषण करत असताना मिळाली नसती चांगला श्रोता बनण्याची कला आत्मसात करण्यासाठी या काही चांगल्या सूचना आहेत एक जर तुम्ही बोलत असाल आणि ज्याच्यापाशी तुम्ही बोलत आहात तो मनाच्या साठ सेकंदात काहीच बोलला नसेल तर तुम्ही त्याला गोंधळात पाडले आहे म्हणून आपले जास्तीचे संभाषण बंद करण्याची ही वेळ आहे हे समजावे दोन मध्येच बोलायला किंवा टोकायचा मोह टाळा असे करण्यापूर्वी स्वतःला थांबवा आणि दुसरा माणूस काय बोलतो आहे याकडे लक्ष द्या तीन व्यावसायिक सभेत योग्य असेल तर वहीत नोंद करून घ्या समोरच्या माणसाला काय म्हणायचे आहे ते मनापासून शिकण्यासाठी तो बोलत असताना लिहून घेण्यासारख्या फार थोड्या गोष्टी तुम्ही मनापासून शिकत आहात हे दर्शवतात चार समोरच्या माणसाने त्याच्या बोलण्याचा मुद्दा सांगितला की तुमचे मन ताबडतोब मांडण्याऐवजी तुम्ही जे ऐकले त्यावर विचार करा आणि असे काहीसे बोला तुम्ही जे सांगता आहात त्याबद्दल खात्री करून घेण्यासाठी माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही असे म्हणत आहात असे म्हणावे आणि प्रामाणिकपणे असे केल्यामुळे दररोजच्या जीवनात लोकांशी संभाषण करताना तुम्ही त्यांच्याशी खूप जवळीक साधाल मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील